वेळेची किंमत शिकवणारी एक हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका गोड साध्या पण मनाला खोलवर भिडणाऱ्या गोष्टीकडे आमंत्रित करत आहे ही कथा आहे एका लहानशा गावातील मुलीची वडिलांच्या प्रेमळ शब्दांची आणि नकळत निसटून जाणाऱ्या वेळेच्या अमूल्य किंमतीची काही ओळी तुम्हाला हसवतील तर काही क्षण तुमच्या मनाला विचारात पाडतील आपण वेळेवर लक्ष दिलं असतं तर असा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात उमटेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया आणि वेळेच्या मोलाची ही सुंदर जाणीव एकत्र अनुभवूया सोनगावचा शांत दिवस आणि एक गोड मुलगी सोनगावच्या हिरव्या गाभाऱ्यात उन्हाची मऊस लागलेली किरणे अंगणभर पसरली होती गावातली सगळी निसर्गरम्यता आजही तशीच ताजी तितकीच सौम्य या गावात एक साधीशी गोडसर आणि हुशार मुलगी राहत होती तिचं नाव होतं गौरी गौरीची स्वभावशिठी इतकी नाजूक होती की तिचा प्रत्येक हसरा चेहरा कुणालाही सहज जिंकून टाकायचा पण तिच्या मनात एक छोटीशी सवय होती जिला ती कधी बदलू शकली नाही ती म्हणजे वेळेवर कामं करायची सवय नव्हती पुढे करीन अजून वेळ आहे हे तिचं वाक्य रोज ऐकायला मिळायचं वडिलांचा सल्ला दुर्लक्षित शब्द गौरीचे वडील रघुनाथराव गावातील शाळेत शिक्षक होते त्यांनी आयुष्यभर मेहनत करून विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व शिकवले होते त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव गौरीला नेहमीच प्रेरित करत असे पण तरीही त्यांचा हा सल्ला तिच्या मनाला फारसा गडगडत नव्हता गौरी वेळेची कदर करणं शिक रघुनाथराव रोज सकाळी म्हणत असे वेळ एकदा गेली की परत येत नाही तुझं आयुष्य त्या वेळेवर अवलंबून आहे पण गौरी मनात म्हणायची थोडं वेळा मिळेल तर नक्की करीन एक खास आश्चर्य आणि गौरीची उदास मनस्थिती एक दिवस रघुनाथरावांनी गौरीला मिठी मारून सांगितलं गौरी माझ्या खोलीत जाऊन बघ तुला एक छोटंसं आश्चर्य वाट पाहत आहे गौरी थोडी उत्सुक झाली पण म्हणाली बाबा थोडं वेळ निघाला की पाहिन दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावात चिडीगुल्पांचे गाणं सुरू होते आणि वारा सौम्यपणे झाडांना हलवत होता गौरीला अचानक आठवलं की तिच्या वडिलांनी काहीतरी सांगितलं होतं ती धावत खोलीत गेली खोलीत एक मोठं कपाट उभं होतं त्यात एक लाल रंगाची छोटीशी पिशवी होती हात थरथरायला लागले तिने ती पिशवी उघडली आणि पाहिलं तिचं आवडतं कलाकारांचं नाटकाचं तिकीट पण त्या आनंदाला फार काळ टिकायचा नव्हता तिकिटाच्या तळाशी एक लहानशा अक्षरात लिहिलेलं होतं नाटक कालच संपलं आहे गौरीचं हृदय अचानक खाली कोसळलं डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहू लागले मी एवढा वेळ का गमावला जर मी थोडा वेळ आधी लक्ष दिलं असतं तर तिच्या मनात अनेक विचार धुंदावले रघुनाथरावांची माया आणि शिकवण रघुनाथराव खोलीत आले त्यांचा आवाज सौम्य होता पण शब्दांमध्ये गहिरे अर्थ होते गौरी आयुष्यात वेळेवर काम करणं हे केवळ एक सवय नाही ते तर यशस्वी आयुष्याचा पाया आहे आज तू एका लहानशा उदाहरणातून हे शिकलीस पण आयुष्यात अशी अनेक संधी येतात एकदा गमावल्यानंतर त्या परत मिळत नाहीत गौरीने डोळ्यांतले अश्रू पुसत स्वतःशी मनमन म्हणाली बाबा मी तुला वचन देते मी आता कधीच गोष्टी पुढे ढकलणार नाही गौरीचं परिवर्तन दुसऱ्या दिवशी गावातील शाळेत गौरीने आपल्या मित्रांना मनापासून सांगितलं मित्रांनो मला काही गमावावं लागलं पण ते मला एक मोठं धडा शिकवून गेलंय वेळेवर काम करणं किती महत्वाचं आहे तुम्ही माझी चूक करू नका गावातील त्या दिवशी हवा वेगळी वाटली लोकांनी एकमेकांना पाहून म्हणायचं गौरीने खरंच आपल्या आयुष्याचा वळण बदललं आहे सोनगावची ओळख वेळेचा माननीय सोनगाव हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नव्हे तर तिथल्या लोकांच्या प्रेमळ आणि साध्या जीवनशैलीचंही प्रतीक होतं गावातल्या झाडांनी फुलांनी आणि शांत नद्यांनी या ठिकाणी एक वेगळा जीव दिला होता आणि त्या जीवात वेळेची किंमत जाणणारे लोक वावरत होते गौरीच्या घराचं अंगण फुलांनी भरलेलं तिचे वडील आणि आई प्रेमाने भरलेले पण काळजीत गेलेले आणि आता एका नव्या स्वप्नाच्या दिशेने निघालेले वेळ आणि संधी दोघेही अमूल्य आहेत वेळ एकदाच मिळते आणि संधीसुद्धा एकदाच येतात त्यांचा आदर करा त्यांचं मोल समजून घ्या नाहीतर गौरीसारखी तुम्हालाही पश्चाताप करावा लागू शकतो वेळेची खरी किंमत समजून घेणे रघुनाथराव गौरी लक्ष दे वेळ जशी ओसरते तशी पुन्हा येत नाही प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळख गौरी बाबा मला आता पूर्णपणे कळलंय की वेळेवर काम करणं म्हणजेच जीवनाला दिशा देणं आहे शेवटचा विचार त्या दिवसापासून गौरीचा दृष्टिकोन पूर्ण बदलला तिने वेळेचे महत्त्व अंगीकारले आणि तिचे आयुष्य सुखकर यशस्वी आणि समाधानकारक झाले वेळेची किंमत जाणणारा प्रत्येक माणूसच खरा विजेता असतो हे गौरीने जीवनातून शिकले आणि सगळ्यांना शिकवले प्रिय वाचक हो इथपर्यंत ही गोष्ट वाचताना कदाचित कुठेतरी गौरीमध्ये तुम्हालाच स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल आयुष्यात आपणही कित्येकदा नंतर करीन असं म्हणत वेळेला सहज गमावतो आणि नंतर उरते ती फक्त हळहळ ही गोष्ट आपल्याला मोठ्या शब्दांत नाही तर हळूवारपणे इतकंच सांगते की वेळेचा आदर म्हणजे स्वतःच्या स्वप्नांचा आदर असतो आजपासून एखादं लहानसं काम वेळेवर करून पहा एखाद्या संधीला मनापासून होकार द्या कदाचित तिथूनच तुमचं आयुष्य नवा वळण घेईल ही कथा वाचून तुमच्या मनात काय भावना उमटल्या तुम्हालाही असा एखादा अनुभव आला आहे का ते माझ्याशी कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुमच्या शब्दांची मला वाट पाहायला आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न या कथेतून मुख्य संदेश काय मिळतो या कथेतून वेळेची किंमत आणि संधी गमावल्यावर होणारी हळहळ याचा खोल संदेश मिळतो दोन गौरीची सर्वात मोठी चूक कोणती होती गौरीची सर्वात मोठी चूक म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय आणि वेळेवर लक्ष न देणे तीन रघुनाथरावांनी गौरीला थेट शिक्षा का दिली नाही कारण अनुभवातून शिकवण देणे हीच त्यांची पद्धत होती जी मनावर खोलवर परिणाम करते चार नाटकाच्या तिकिटाचा प्रसंग महत्वाचा का ठरतो हा प्रसंग वेळ निघून गेल्यावर संधी परत येत नाही हे भावनिक पद्धतीने समजावतो पाच कथेमुळे वाचकाच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो ही कथा वाचकाला स्वतःच्या सवयी तपासायला आणि वेळेचा आदर करायला प्रवृत्त करते वाचकांसाठी कुतूहल निर्माण करणारे प्रश्न उत्तर कमेंटमध्ये द्या तुमच्या आयुष्यात कधी वेळ न दिल्यामुळे काही महत्त्वाचं गमावलं आहे का दोन आज जर तुम्हाला एक संधी पुन्हा मिळाली तर ती कोणती असेल तीन नंतर करीन हे वाक्य तुम्ही किती वेळा स्वतःला म्हणता चार तुमच्या आयुष्यातील रघुनाथराव कोण आहेत पाच उद्यापासून वेळेची किंमत ओळखण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल काय उचलाल